वपू काळे यांचं झोपाळा हे पुस्तक आपण वाचतो आहे त्यातली पुढची कथा आहे किस्सा कुर्सिका आटपट नगर होतं त्या नगराला राजा नव्हता त्यामुळे ते नगर फार सुखात होतं कारण राजा असला की कधीकधी तो निपुत्रिक असतो तो राण्यांमागून राण्या करतो पण वाड्यावर पाळणा हलत नाही मग राजा दुःखी होतो नगरातली प्रजा दुःखी होते पुत्रप्राप्तीसाठी मग त्या आटपाट नगराच्या राजाला शंकराला अभिषेक करावा लागतो गावात कोणी वसा घेतला होता का कोणी उतलाय मातलाय का पाहावं लागतं मग शंकराला चक्क हातातलं काम टाकून राजाला तो शांत झोपलाय ना हे पाहून स्वप्नात दर्शन द्यावं लागतं पण ह्या नगरीत राजाच नसल्यामुळे शंकरापर्यंत सगळ्यांची यातायात वाचली होती राज्यात म्हणजेच त्या नगरात लोकशाही होती लोकशाही असल्यामुळे मी हे काम करणार नाही हे सांगायचा लोकांना अधिकार मिळालेला होता ठराविक वेळेतच महत्त्वाची कामं झाली पाहिजेत असलं जाचक बंधन कुणावरही नव्हतं जे काम उद्यावर ढकलता येतं ते आज करायची सक्ती कुणावर नव्हती आपल्या कर्तव्याची कुणालाही जाणीव नसली तरी स्वतःच्या हक्काची जाणीव मात्र प्रत्येकाला होती म्हणूनच कोणतंही महत्त्वाचं काम नाकारण्याचा हक्क प्रत्येक जागरूक नागरिक बजावत होता ते नगर तसं रम्य होतं समुद्राच्या किनाऱ्यावर होतं त्या नगरात जसा चोवीस मजली इमारती होत्या तशा झोपड्याही मुबलक होत्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांना कुणाच्याही प्लॉटवर केव्हाही कितीही झोपड्या बांधायची परवानगी होती त्यापायी काही माणसांचे हाल होत होते खुद्द नगरपालिकेला नगरातल्या प्रजेसाठीच शाळा इस्पितळं बांधता येत नव्हती लाखो रुपये नुसते त्यापायी वाया जात होते नगरसेवक झोपडपट्टीवाल्यांना पाठिंबा पण देत होते आणि त्याच वेळेला पालिकेच्या सभागृहात शासन झोपड्या हलवणार का नाही असा सवालसुद्धा उपस्थित करत होते जे झोपड्यांचं तेच फेरीवाल्यांचं नगरातील रस्ते फक्त वाहनांसाठी आणि फुटपाथ पादचाऱ्यांसाठी असलं संकुचित धोरण त्या लोकशाही नगरीत नव्हतं चालणाऱ्यांना चालता नाही आलं तरी चालेल पण फेरीवाल्यांना हाकलायचं नाही हे धोरण केवळ व्यापार भरभराटीला यावा यासाठी होतं तीन तलावातून त्या नगरीला करोडो रुपये खर्च करून पाणीपुरवठा करण्यात आला होता लोकशाही वाढत गेली की नवे नवे तलाव जोडण्याच्या योजना चालूच होत्या त्याशिवाय नळ बसवून कनेक्शन मिळवून टॅक्स भरून मगच पाणी वापरायची सक्ती मुळीच नव्हती पाण्याचे मोठे पाईप कुठंही फोडून पाणी मिळवलं तरी फारसं बिघडत नव्हतं माणसाला पाणी लागतंच आणि तो ते कसंही मिळवतो हे शासनाला माहीत होतं झोपडीतील माणसं नळ फोडून पाणी मिळवत असत कारण त्यांच्या झोपड्यात नळ नव्हते याउलट गगनचुंबी इमारतीतून राहणाऱ्या नागरिकांना पाणी छान मिळत होतं पाणी पुरतं कमी नळ सोडून वापरायची त्यांना गरज नव्हती धो धो नळ वाहता ठेवून ती शांतपणे वावरत पाणी वाहणारच वाहणं त्याचा धर्म आहे नगरपालिकेकडे किती लक्ष गॅलन पाणी फुकट जातं यांचे आकडे होते खर्च झाल्याचं दुःख नसतं हिशेब लागला नाही की त्रास होतो पाण्याचा हिशेब लागत असल्याने ते किती वाया जातं याचं दुःख नव्हतं आटपाट नगरीचं आणखी कौतुक किती सांगावं या नगरीत शाळा होत्या कॉलेजं होती व्यासंगी विद्वान कष्टाळू प्राध्यापक होते शिक्षक होते पण लोकशाहीबद्दल त्या नगरात कडवा अभिमान असल्यामुळे योग्य वेळेला कॉलेज सुरू झाली पाहिजेत परीक्षा वेळेवरच व्हायला हव्यात असली बंधनं शिक्षण खात्याला मान्यच नव्हती ठराविक काळाच्या मर्यादेत ज्ञान ज्ञानोपासना अशी जखडून टाकणं हे लांछानास्पद होतं म्हणूनच परीक्षा कधीही घेतल्या जात होत्या नगरात शिक्षणाबद्दल तर सतत प्रयोग चालत असत तसं हे आटपाट नगर अत्यंत प्रयोगशील होतं कधीकधी एखादा प्रयोग करताना मुलांची एक पिढीच्या पिढी बर्बाद होत होती पण संपूर्ण राष्ट्राच्या विकासाचा विचार केल्यावर कोणाला तरी असं हकनाक बलिदान करावंच लागतं अशा या नगरीत एक ब्राह्मण कसं तरी जीवन कंठित होता तो राबराब राबत होता पण त्याला यश नव्हतं त्याचा संसार छोटा होता भार्या गुणवती होती ब्राह्मणाची तिच्यावर अपार माया होती तो तिला गमतीने प्रियजना म्हणत असे ब्राह्मणाला एक सुलक्षणी पुत्र होता त्याची बुद्धी तीक्ष्ण होती त्याला ब्राह्मण गुणीजना म्हणत असे जनतेला व्याधीमुक्त करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती तो तेवढ्यासाठी मन लावून अध्ययन करीत असे पण एक्क्याण्णव टक्के गुण मिळवूनही मुलाला जेव्हा मेडिकलला प्रवेश मिळाला नाही तेव्हा तो ब्राह्मण फार कष्टी झाला जंगलात जाऊन तो आक्रोश करू लागला त्याच वेळेला शंकर पार्वतीचं विमान आकाशातून जात होतं तो आक्रोश ऐकून पार्वती म्हणाली तुमचं या भक्ताकडे अद्यापी लक्ष गेलेलं नाही त्यानं आजवर तुमच्याकडे काही मागितलं नाही म्हणून तुम्ही पण त्याला काही दिलं नाहीत शंकराला पार्वतीचं म्हणणं पटलं त्यांनी विमान खाली उतरवलं ब्राह्मणासमोर प्रकट होत शंकर म्हणाला भो ब्राह्मणा तुला शोक करावयास काय झालं भगवान माझे प्रारब्ध काय हो सांगू जे घडलं ते सांग भगवान मी असं समजत होतो की प्रामाणिक माणसाचा उत्कर्ष होतो कष्ट करणाऱ्याला यश मिळतं पण देवाधी देवा माझ्या मुलानं रात्रीचा दिवस केला त्याला यश मिळालं पण शंकराने डोळे मिटून घेतले त्यांना क्षणात सगळा प्रकार समजला ब्राह्मणाला अभय देत शंकर म्हणाले भो ब्राह्मणा एकेकाळी मी फार भोळा होतो दुःखी माणसांना मोहरांचे हंडेच्या हंडे देत होतो ते हंडे जमीन खंटाच मिळत असत पण मी आता बदललो आहे तरीही अंतर्ज्ञानानं सांगतो तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहे तुझ्या नशिबात संपत्ती अधिकार प्रसिद्धी हे सगळे योग आहेत फक्त महाराज फक्त काय तुला जात बदलावी लागेल छेछे भगवान भलतच का बरं जात बदलायची कल्पना तुला एवढी भयानक का वाटते देवांना तर ह्यांचं आकलन कधीच झालेलं नाही तुम्ही माणसांनी या जाती निर्माण केल्यात आम्हाला सगळे समान आहेत चोखामेळा आमचाच आणि तुकारामही आमचाच प्रत्यक्ष भगवान शंकर तुला जातीचा अभिमान सोड म्हणून सांगत आहेत ब्राह्मण म्हणाला ठीक आहे भगवान तुम्ही सांगाल तसं हे मी तुझ्याचसाठी सांगतोय कारण तुला ह्याच जगात यशस्वी व्हायचं आहे म्हणून भगवान आपण मला कोणती जात घ्यावी याचं मार्गदर्शन करा अनुसूचितपैकी कोणतीही निवड भगवंता भलतंच काय सांगता शंकर म्हणाले पुन्हा सांगतो जात कोणतीही वाईट नसते माणसांची धोरणं चुकली की एखादी जात वाईट दिसायला लागते पण जात सोडायची म्हणजे माणूस की सोडायची असं नव्हे तू फक्त जात बदल मग उत्कर्ष होईल पण भगवंता जात हे व्यवहारात वापरायचं नाणं झालं आहे देश बदलला की नाण्यांची नावं बदलतात लक्ष्मीचं महत्त्व तेच राहतं तसंच माणुसकीचं तिचा जातीशी धर्माशी संबंध नसतो नगरातल्या लोकांना मी जात बदलली हे समजलं तर ते मला जगू देणार नाहीत तू जात बदललीस हे कोणाला कळणार नाही असं मी तुला वर देतो पण लक्षात ठेव इथून पुढे जो वसा घेशील तो टाकू नकोस उतलास मातलास तर परिणाम भोगावे लागतील ब्राह्मण म्हणाला उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही शंकर म्हणाले तथास तू ब्राह्मण घरी आला त्याने प्रियजना आणि गुणीजनाला विश्वासात घेतलं प्रियजना पतिव्रता तर गुणीजना आज्ञाधारक तिघांनी जात बदलली भगवान शंकराच्या वराची प्रचिती येऊ लागली गुणीजनाला मेडिकलला नुसताच प्रवेश मिळाला असं नाही तर अनुसूचित जातीचा असूनही एक्क्याण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून शिष्यवृत्तीही मिळाली हळूहळू ब्राह्मणाचा जम बसायला लागला नोकरीचा वेळ सोडून तो सार्वजनिक कार्य करू लागला गुणीजना मूळचा कुशाग्र होताच तो पास होत गेला त्याने दवाखाना थाटला बापलेकांचं जनसेवेचं व्रत चालू राहिलं नावारूपाला आलं ब्राह्मण सार्वजनिक कार्यकर्ता झाला हळूहळू सभेतून बोलू लागला संपतराव शेडगे या नावाने वर्तमानपत्रातून गाजू लागला अनुसूचित जातीचा असूनही संपतरावांचे उच्चार एकदम शुद्ध आहेत याबद्दल नगरे सर्वत्र कौतुक होत होतं त्यात संपतरावाजवळ व्यासंग होता वक्तव्य होतं संपतराव निवडणुकीला उभा राहिला निवडून आला पार्टीला निर्विवाद बहुमत मिळाल्याने तो नगराध्यक्ष झाला नगराध्यक्षाची कारकीर्द गाजू लागली सर्वार्थाने संपतराव परदेश दौरा करून आला संपतरावाने घर बदललं अद्यावत सुखसोयींनी सज्ज अशी बंगली बांधली संपतरावाने जमिनी विकत घेतल्या जसा ऊस लावला तशाच हातभट्ट्याही लावल्या परदेशाशी व्यापारही सुरू केला आप पराभव न ठेवता चोरटा आणि खुलाही नागरिक बोलत होते कधी हळूच कधी उघड पण संपतरावांचं वाकडं करायची एखादी हिंमत नव्हती पैशाच्या जोरावर सगळं विकत घेता येतं लोकशाहीसुद्धा त्याप्रमाणे संपतरावाने नगराची लोकशाहीसुद्धा स्वतःच्या हातात ठेवली निर्विरम उर्वितलम अशी त्यांनी कीर्ती आणि स्थान मिळवलं अनेक वर्षानंतर शंकर पार्वतीचं विमान पुन्हा त्या नगरीवरून जात होतं पार्वतीने विचारलं आठवतं का काही वर्षापूर्वी आपण एका ब्राह्मणाला जात बदल म्हणून सांगितलं होतं हेच ते नगर का तेच चल जरा नगरात चक्कर टाकून येऊ भगवान शंकर पार्वतीने वेश बदलून नगरात चक्कर टाकली त्यांना वाईट वाटलं ब्राह्मणाने जातीबरोबर माणुसकी पण सोडली होती पार्वतीने विचारलं काय करायचं भगवान म्हणाले तुला दिसेलच चोरटामाल आणणाऱ्या एका व्यापाराला एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याने छळल्याबद्दल संपतरावांनी त्या पोलीस अधिकाऱ्याची बदली घडवून आणली त्याच व्यापाराकडून पार्टी आणि कमिशन घेऊन संपतराव घरी आला मद्यपानामुळे त्याचा काहीसा तोल जात होता घरी आल्यावर अंगावरच्या कपड्यानिशी तो आराम खुर्चीवर बसला पण खुर्ची डगडग हलत आहे असं त्याला वाटलं मद्यामुळे तसं वाटत असेल काय तोच प्रियजनाने विचारलं खुर्ची ना ती मोडली आहे मोडली कशी काय तेच कळत नाही आमची ही अत्यंत लाडकी खुर्ची आहे माहीत आहे ना मी कशी विसरेन ते आपल्या संसाराला प्रारंभ झाला त्यानंतरची ही पहिली खरेदी आहे म्हणूनच तिला सांभाळायची आहे मी कोणीही नव्हतो तेव्हापासून तिनं मला सांभाळलं आहे उद्या सुताराला बोलवून घ्या मी गेले चार दिवस निरोप पाठवते पण सगळे हल्ली दुबईला पळतात कुणी भेटतच नाही मेलं छोट्या छोट्या कामाला संपतराव म्हणाले केदार फर्निचरवाल्याला फोन कर त्यालाही कळवलं तर चार दिवस थांबा म्हणाले संपतराव चिडून म्हणाले चार दिवस थांबा का म्हणून ह्या हरामखोराला आम्ही गावाचे नकाशे बदलून दुकानाचं लायसन दिलेलं दुकानावर रस्ता जात होता तर रस्ता बदलून टाकला त्याला आता मस्ती आली का फॅक्टरीचं पाणी तोडेन म्हणावं रातोरात प्रियजनाने तरी समजूत घालून संपतरावाला शांत केलं मद्याच्या नशेमुळे संपतराव आपोआपच लवकर झोपला सकाळी ब्रेकफास्टला संपतराव टेबलापाशी आला त्याने आपली नेहमीची जागा निवडली बसतो तर खुर्ची तिरकी झाली तिचा एक पाय लोळा पडला नवल आहे म्हणत संपतराव दुसऱ्या खुर्चीवर बसला तर तीही कलंडली तेवढ्यात गुणीजना म्हणाला ही खुर्ची पण मोडली की पोलिओची साथ यावी त्याप्रमाणे डायनिंग टेबलाजवळच्या सहाच्या सहा खुर्च्या लंगडू कलंडू लागल्या हा काय चमत्कार आहे हे संपतरावाला ना पण जास्त विचार करायला सवड नव्हती एक दोन ठिकाणी दगड बसवायला जायचं होतं संपतराव आपल्या कार्यालयात आला स्वतःच्या वातानुकूलित कार्यालयात त्याने प्रवेश केला खुर्ची ओढून घेतली आणि बघता बघता तीही हलायला लागली नगराध्यक्षाची खुर्ची मोडली म्हटल्यावर पालिकेत पळापळ झाली तेवढ्यात निरनिराळ्या कमिट्यांचे चेअरमन येऊ लागले त्यांच्याही खुर्च्या एकाएकी बिघडल्या आणि चौकशी केल्यावर कळलं की सगळ्या कार्यालयातल्या खुर्च्यांची तशीच अवस्था झाली होती संपतरावांपासून एकूण एक अधिकाऱ्यांना स्टुलावर बसून काब कारभार पाहत संपतरावांपासून एकूण एक अधिकाऱ्यांना स्टुलावर बसून कारभार पाहावा लागला सुतारांनी हलणारे पाय स्क्रू मारून घट्ट केले की पाच मिनिटांनी ते पुन्हा हलायला लागत काही खुर्च्यांचे पाय शाबूत होते पण त्यांचे वेद निघाले होते सगळ्या कार्यालयात तो आश्चर्याचा चर्चेचा आणि काळजीचा विषय ठरला संपतराव संपतरावांनी वळून पाहिलं खोलीत कोणीच नव्हतं मग बोललं कोण भास आज आपण नॉर्मल आहोत संपतराव मी तुमची आराम खुर्ची बोलत आहे संपतराव उडालेच ते बेल वाजवणार तेवढ्यात खुर्ची म्हणाली ही भुताटकी नाही जादू तोणार नाही ही भुताटकी नाही जादू टोणार नाही बॉडीगार्डला बोलवू नका माझ्याशी थोडं बोला संयमाने संपतराव म्हणाले काय बोलायचे मला उत्तर द्या विचार लंगडणाऱ्या सगळ्या खुर्च्या जाळून टाकणार म्हणे त्यांचं दुसरं काय करायचं मलाही जाणार नाही का आई म्हातारी झाली म्हणून संपतराव काय सगळ्या खुर्च्या अशा डळमळीत का झाल्या विचार कराल का डळमळीत म्हणू नको त्याचा अर्थ निराळा होतो लंगडत आहेत म्हण पण सगळ्या एकाच वेळेला का होऊ देत रातोरात त्या फेकून दुसऱ्या मागवल्या आहेत माझा ऐकाल का काय या स्पर्धेत उतरू नका कोणतंही वैर पेलता येतं खुर्चीशी वैर झेपणार नाही आजवर कोणालाही कोणत्याही राष्ट्रात हे वैर पेलता आलेलं नाही संपतराव दचकून म्हणाले खुर्चीशी वैर मी समजलो नाही तुम्हाला ते लवकरच कळेल ही केवळ सुरुवात आहे पुढचे परिणाम फार गंभीर आहेत मी तुम्हाला वेळोवेळी सावध करीनच खरं तर हे युनियनच्या तत्वाविरुद्ध आहे पण आपलं नातं निराळं आहे तुम्ही आईचं नातं जोडलं आहेत म्हणून सावध करीत आहे तुम्ही सर्व खुर्च्या काय करणार आहात मागण्या कसल्या ते जाहीर सभेत समजेल आणि नंतर संप आम्ही संपावर जाणार आहोत म्हणूनच सांगते बाहेरच्या खुर्च्या आणून संप फोडू नका आम्ही शांततेच्या मार्गाने जाणार आहोत एवढं नक्की तुमची युनियन आहे नुकतीच झाली आहे एकूण एक खुर्च्यांनी हात मिळवले आहेत आता काही खुर्च्यांना हातच नाहीत पण त्यांचा पाठिंबा नक्की आहे असं त्यांनी सांगितलं आहे तेवढ्यात प्रियजना आत येत म्हणाली कुणाशी बोलताय छे इथं आहे कोण बोलायला तुला भास झाला दुसऱ्या दिवशी संपतराव ज्या पद्धतीने घरात आला त्या त्याच्या आवेशावरूनच प्रियजना त्याला सामोरेसुद्धा गेले नाही काही वेळ त्याला एकांतात बसून दिलं की तो नॉर्मलला येणार होता त्याने खोलीचं दार लावून घेतलं आणि तावा तावाने आरामखुर्चीला विचारलं याचा अर्थ काय काय झालं आज सगळी स्टूलं डगडगायला लागली आहेत असं व्हायला नको होतं म्हणजे काय आम्हाला एवढ्यात जॉईन होऊ नका असं आम्ही स्टुलांच्या युनियनला कळवलं होतं मग सहानुभूती म्हणून स्टुलांचा फक्त चोवीस तासांचा लाक्षणिक संप आहे उद्या स्टूल त्यांचा संप मागे घेतील पण काय पण काय परवा पलंग सामील होणार आहेत अरे पण हे सगळं का ते उद्याच्या विराट मेळाव्यात समजेल दुसऱ्या दिवशी संपतराव कामावर जायला निघाले कार्यालयाच्या अलीकडच्या चौकात हवालदाराने त्यांची गाडी अडवली हजारो गाड्या उभ्या होत्या एरवी आडव्या येणाऱ्या मोर्चांवर माणसं चिडत असत पण तो अभूतपूर्व मोर्चा पाहायला सगळे गाडीतून खाली उतरले होते अगदी खऱ्या अर्थाने तो विराट मोर्चा होता घोषणा नव्हत्या आरोळ्या नव्हत्या जिंदाबाद मुर्दाबादच्या ललकाऱ्या नव्हत्या हमखास प्रत्येक मोर्चात नाही तो कुर्सी छोड दो ही आरोळी असतेच तशी इथं होण्याची शक्यताच नव्हती कारण तो खुर्च्यांचाच मोर्चा होता संपतरावांची खुर्ची मोर्चा सोडून संपतरावांजवळ आली मोर्चावर फलक नसल्यामुळे आराम खुर्चीने माहिती द्यायला सुरुवात केली ती म्हणाली आजच्या मोर्चांचं नेतृत्व सचिवालयातल्या खुर्च्या करीत आहेत सचिवालयातल्या खुर्च्यांचा पाठोपाठ ज्या पसरलेल्या हाताच्या खुर्च्या आहेत त्या सेल्स टॅक्स आणि एक्साईजच्या खुर्च्या आहेत त्याच्या पाठोपाठ काळ्या पॉलिशच्या आणि ज्यांचे हात पकडायला आल्यासारखे दिसत आहेत त्या इन्कम टॅक्सच्या ऑफिसच्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांच्या मागं ज्या खुर्च्या धडपडत चालल्या आहेत त्या प्रोहिबिशनच्या खुर्च्या त्याच्या मागून ज्या सगळ्या बिन हाताच्या खुर्च्या आहेत त्या अँटी करप्शनच्या खुर्च्या संपतरावांनी विचारलं त्या खुर्च्यांना हात का नाहीत कमीत कमी त्या खात्यातल्या हातावर तरी कुणी काही ठेवू नये हा हेतू आणि पाणी ठिबकतं तशा त्या खुर्च्यांतून ज्यांचे वेत आणि इतर पाठ सुटायला आले आहेत त्या खुर्च्या कोणत्या ऑफिसातल्या त्या हाऊसिंग बोर्डातल्या खुर्च्या आहेत तेवढ्यात संपतरावांचं लक्ष आणखी काही हजारो खुर्च्यांकडे गेलं त्या दुरुस्त करूनही मोडीत निघाल्यासारख्या दिसत होत्या आराम खुर्चीने लगेच खुलासा केला त्या रिपेअर बोर्डच्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांच्या मागून लाखो स्टुलं चालली होती संपतरावांनी विचारलं या विराट मोर्चा स्टुलं पण सामील झाली वाटतं आराम खुर्ची म्हणाली त्या खुर्च्याच आहेत मग त्यांना पाठ नाही होती पण ती गळून पडली का त्या खुर्च्यांच्या पाठीचा कणाच मोडला आहे तुम्ही ज्याला कॉमन मॅन कॉमन मॅन म्हणता त्यांच्या ह्या खुर्च्या त्यांच्या मागून ज्या खुर्च्या चालत होत्या त्या दहा दोन तीन अशा पद्धतीने फरफटत नेल्यासारख्या जात होत्या त्याकडे लक्ष आराम खुर्ची म्हणाली दहा दोन तीन ह्या पद्धतीने जात आहेत त्या शिक्षण क्षेत्रातल्या खुर्च्या त्यामागून ज्या फरफटत झाल्याप्रमाणे चालल्या आहेत त्या शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या खुर्च्या मग लाखो विद्यार्थ्यांच्या खुर्च्यांचं काय त्यांचा कोणीच विचार करीत नसल्यामुळे त्यांना या मोर्चात जागा नाही पण संपतराव ती पलीकडची खुर्ची पहा त्या खुर्चीभोवती दहा बारा खुर्च्या फेर धरून नाचत आहेत खरंच की ती कुलगुरूंची खुर्ची आहे अरे पण हे काय ह्या खुर्च्या मोर्चात आहेत पण पाठ करून उलट्या चालत आहेत त्यांचीच काळजी वाटते सभा उधळली तर त्याच खुर्च्या उधळतील अशी भीती आहे त्या विरोधी पक्षाच्या खुर्च्या आहेत बरं काही खुर्च्या घटकेत इथं तर घटकेत तिथं दिसतात त्यांच्या पाठी जरा उंच असल्यामुळे त्या इतरांकडे खालच्या नजरेने पाहत आहेत असं दिसतं त्यांना सगळ्या विषयांची माहिती असावी अशा रुबाबात त्या चालल्या आहेत हां त्या होय एवढं बोलून आरामखुर्ची हळूच संपतरावांच्या जवळ सरकली ती कुणी ऐकत नाही असं पाहून फुटफुटली त्या पत्रकारांच्या खुर्च्या आहेत या विराट मोर्चांचं तितक्याच विराट मेळाव्यात रूपांतर झालं आराम खुर्ची संपतरावांचा निरोप घेता घेता म्हणाली माझ्या काहीही मागण्या नाहीत मी नाईलाजानं संपात सामील होत आहे युनियनच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाही मी विरोध दर्शवला तर युनियनचे पुढारी त्यांच्या हस्तकाकरवी माझा खून करून तुकडे बंबात टाकते आराम खुर्ची गेली सभेला प्रारंभ झाला प्रत्येक खुर्चीने माणसांच्या कहाण्या सांगायला प्रारंभ केला सचिवालयापासूनच प्रारंभ झाला आतापर्यंत अधिकारावर असलेल्या माणसांनी किती अफरातफर केली किती माणसांचे संसार उद्ध्वस्त केले अप्रत्यक्ष काळ्या बाजाराला कसा वाव दिला स्वतःची घरं कशी भरली हे त्या खुर्च्यांनी सांगितलं सेल्स टॅक्स एक्साईज ऑक्ट्रायच्या खुर्च्यांनी खोट्या पावत्या कशा बेमालूम बनवतात यांची तपशीलवार हकीकत सांगितली प्रोहिबिशनच्या खुर्च्यांनी अधिकारी धाड घालतात त्याचा सुगावा हातभट्टीवाल्यांना अगोदर कसा लागतो याची चौकशी करायची मागणी केली रिपेअर बोर्डाच्या खुर्च्यांनी कंत्राटदार आणि अधिकारी यांचे संबंध कसे संगणमताचे आहेत हे सांगायला प्रारंभ केला तेव्हा सभेतल्या खुर्च्या थरथरायला लागल्या मग डॉक्टरी व्यवसायातल्या खुर्च्यांनी डॉक्टरांसारख्या उमद्या व्यवसायातही किती राजकारण आहे केवढी स्पर्धा आहे केवढी अनास्था आहे हे कळवळून सांगितलं प्रत्येक खात्यातल्या खुर्च्यांना असं वाटत होतं की जास्तीत जास्त अव्यवस्था अनास्था बेपरवाई ही आपल्या खात्यात आहे पण निरनिराळ्या खात्यातल्या खुर्च्यांची भाषणं ऐकून त्यांच्या चारी पायातली शक्तीच गेली आपण कुठंही बदली मागून घेतली तरी तीच परिस्थिती काही खुर्च्यांना भावनावेग असह्य होऊन त्या शेजारच्या खुर्चीच्या गळ्यात हात टाकू लागल्या मग भाषणं आवरण्यात आली नेतृत्व करणारी खुर्ची उभी राहिली तेव्हा सर्वत्र शांतता पसरली मैत्रिणींनो तुम्ही बहुसंख्येने आलात याचा आनंद वाटला या विराट मेळाव्यावरूनच आपल्याला अन्यायाची चीड येत आहे हे सिद्ध होतं त्याचाच प्रतिकार करण्याची वेळ आलेली आहे पुरुषांनी स्त्रियांवर अन्याय करणं हे पूर्वापार चालत आलं आहे आपण स्त्रियांच्याच जातीच्या गप्पापासून सहन करणं हा आपला धर्म पण आपण जर चिडलो तर जगाची राख रांगोळी करण्याची ताकद आपल्यात आहे भारतीय युद्धात किती अहोक्षिणी सैन्य मेलं हे शिक्षण क्षेत्रातल्या जमलेल्या खुर्शांना माहीत आहेच आज पुन्हा बंड करायची वेळ आली आहे पण काळ बदलला असल्यामुळे हिंसेच्या मार्गाने बंड करणं योग्य नाही आम्ही अत्याचार सहन करणार नाही हे मात्र ठासून सांगायचं आहे तशा आपण कुणाला भीत नाही माणसंच आपल्याला भीतात कारण आपण हात असून बांगड्या भरलेल्या नाहीत आपल्या जीवावर आणि अक्षरशः आपल्या उरावर बसून माणूस किती कारस्थानं करतो हे आपण पाहिलंय आणि अनुभवलंय बायका नोकरीसाठी घराबाहेर पडल्या तेव्हा समाजाचे चित्र बदलेल असं वाटलं होतं पण तुम्ही तेही बघत आहात आपण बाई आहोत या एकमेव भांडवलाचा उपयोग करून त्या दिवसभर कामं किती करतात आणि इतर उद्योग किती करतात हेही आपण बघतो त्यात आपल्याला समाधान एकच की पुरुषाच्या स्पर्शापासून काही खुर्च्या वाचल्या आहेत आजच्या आपल्या विराट मेळाव्याची एकमेव मागणी आहे माणसं सगळे धंदे करतात आणि बदनाम खुर्ची होते कोणताही माणूस वेडवाकडं वागायला लागला की म्हणतात खुर्चीचा गुण खुर्चीची कटली की माणसं असंच वागणार फक्त ह्याच एका गोष्टीसाठी आपल्याला उपाय शोधायला हवा तो उपाय हिंसाचाराचा नसावा सभेतून एक खुर्ची म्हणाली आपण हे नगर सोडून साता समुद्रापलीकडे जाऊ नेतृत्व करणारी खुर्ची म्हणाली नगर सोडून प्रश्न सुटणारा नाही खुर्चीसाठी माणूस आपली मातृभूमी गाव जिल्हा सोडून कुठेही जातो माझ्यासमोर एकच पर्याय आहे सांगू मेळाव्यातून आवाज आला सांगा खुर्ची आणि माणूस यांचं नातं अटूट आहे ते युगानुयुग चालत आलेलं आहे सुईच्या अग्रावर राहील एवढीशी जमीन मिळणार नाही असं कौरवांनी ठणकावलं ते मजबूत खुर्ची नसलेल्या पांडवांना तेव्हा हे नातं जेव्हा संपेल तेव्हा पृथ्वीवर काही उरणार नाही माणूस पैशाशिवाय जगू शकतो अब्रूशिवाय जगू शकतो पण खुर्ची गेली की त्याची काय अवस्था होते हे पाहायचं असेल तर तुम्ही कोणत्याही सेवानिवृत्त माणसाकडे पहा तेव्हा आपण ह्या सगळ्या नाहीशा झालो तर कारण माणसात फरक कोणत्याही काळात होणार नाही तेव्हा आपण सर्वांनी आत्मघात केला तर समाजात शांतता नांदेल समता येईल तुमचं समाजावर प्रेम असेल तर तुम्ही आत्मघाताचं धाडस नक्की कराल बोला हा महान यज्ञ करायला कोण तयार आहे सगळ्या खुर्च्या उभ्या राहिल्या तेवढ्यात एका खुर्चीने सांगितलं या ठरावात थोडी सुधारणा सुचवू का जरूर आपल्या या आत्मघातातून आपण लहान मुलांच्या खुर्च्या वगळूया त्यांना अजून कसलंच वारं लागलेलं नाही या सूचनेचं सगळ्या खुर्च्यांनी टाळ्या वाजून प्रचंड स्वागत केलं बिनहाताच्या खुर्च्यांनी जागच्या जागी उड्या मारून आदर व्यक्त केला सुधारणा सुचवणारी खुर्ची पुढे आली खुर्ची पुढे म्हणाली फक्त जाण्यापूर्वी आपण त्या लहान मुलांच्या खुर्च्याकडून एक वचन मिळवलं पाहिजे ते म्हणजे त्या खुर्च्यांनी कायम तेवढंच राहावं मोठं होण्याच्या शर्यतीत सापडू नये पुन्हा एका खुर्चीने सुचवलं जाण्यापूर्वी आपण माणसांना आपल्या कुवतीनुसार काही सांगावं का नेतृत्व करणारी खुर्ची म्हणाली सांगायला हरकत नाही पण पत्रकारांच्या खुर्च्या पण आपल्याबरोबर येत आहेत तेव्हा रिपोर्टिंग कोण करणार तरी सांगते आणखी गंभीर होत ती खुर्ची म्हणाली खुर्ची म्हणजे काय खुर्ची म्हणजे कर्तव्य खुर्ची म्हणजे वसा प्रत्येक खुर्चीचा एक एक वसा असतो तो खुर्चीबरोबर पत्करावा लागतो माणसं त्यातली फक्त खुर्ची घेतात आणि वसा विसरतात खुर्ची मिळाली रे मिळाली की उठतात मागतात घेतला वसा टाकून देतात लोककल्याणासाठी जितक्या मार्गांनी करता येतं तेवढ्या खुर्च्या निर्माण होतात केल्या जातात पण माणसं वर्णी लागतात आणि वसा टाकून देतात हे त्यांनी केलं नसतं तर त्यांना सोडून आपण का निघालो असतो आपण हा निर्णय नाईलाजाने घेत आहोत कितीही नियम तयार केले नियंत्रणं आणली कडक अधिकारी नेमले तरी माणसं पळवाटा शोधतात पण माणसाची जर खुर्चीच गेली तर तेवढ्याच संपतराव व्यासपीठावर चढले खाली गेलेल्या भरून आलेल्या आवाजात ते एकच वाक्य बोलले उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एक खुर्ची धीटपणे म्हणाली charity begins at home Sampatrao म्हणाले बरोबर आहे म्हणूनच मी नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे मित्रांची हमी देऊ शकत नाही मला जे करता येत आहे ते मात्र मी लगेच अंमलात आणत आहे स्वतःच्या गाडीत न बसता संपतराव घरी आले आल्या आल्या प्रियजनाने सांगितलं सगळ्या खुर्च्या एकदम लंगडायच्या थांबल्या आहेत संपतराव म्हणाले होय कमीत कमी या घरातल्या खुर्च्या तरी नीट उभ्या राहतील संपतरावांनी पुन्हा जात बदलली तो ब्राह्मण झाला तो पुन्हा कधी उठला नाही मातला नाही हळूहळू नगरातल्या इतर नागरिकांनी पण ब्राह्मणाचं अनुकरण केलं तो गाव सुखी झाला तसं तुम्ही आम्ही पण सुखी होऊया ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण